बघा का म्हणून मी आता शब्द आवरू माझे का म्हणून मी आता शब्द आवरू माझे या विराट सत्याशी बोलणे सुरू माझे का म्हणून मी आता शब्द आवरू माझे या विराट सत्याशी बोलणे सुरू माझे गुणगुणावया आता वे राहिला नाही गुणगुणावया आता वेळ राहिला नाही कोणत्या कोणत्या कोणत्या रित्या देही सूर मी भरू माझे बोलणे सुरू माझे बोलणे सुरू माझे मी उडून जाणारा सैर भैर पाचोळा मी उडून जाणारा सैर भैर पाचोळा सैर भैर पाचोळा कोण ते जपायाला पान मी धरू माझे बोलणे सुरू माझे बोलणे सुरू माझे एक रान श्वासांचे एक रान भासांते एक रान श्वासांचे एक रान भासांचे भिरभिरे भिरभिरे भिरभिरे कुण्या राणी विद्ध पाखरू माझे बोलणे सुरू माझे बोलणे सुरू माझे मैं केव्हाची मैं फलित केव्हाची पैंजने मुकी झाली मैं फलित केव्हाची पैंजणे मुकी झाली पैंजणे मुकी झाली गालीच्या वरी वाजे गालीच्या वरी वाजे एक घुंगरू माझे बोलणे सुरू माझे बोलणे सुरू माझे माणसाचं जीवन कसं आहे धुळीवर उडलेल्या देगांसारखं आहे या धुळीवरी माझ्या राहिला रे घोट्या या धुळीवरी माझ्या राहिला रे घोट्या राहिल्यान रे घोट कापुसून गेलेले का पुसून गेलेले नाव मी स्मरू माझे बोलणे सुरू माझे बोलणे सुरू माझे बघा बंद का घरे सारी मानसे कुठे गेली बंद का घरे सारी मानसे कुठे गेली मानसे कुठे गेली अंगणा अंगणात अंगणात कोणाच्या प्राण आंथरू माझे बोलणे सुरू माझे बोलणे सुरू माझे शेवटचं बघा मी निरोपही साधा घेतला स्वप्नांचा मी निरोपही साधा घेतला स्वप्नांचा काय मी करू त्यांचे काय मी करू माझे बोलणे सुरू माझे बोलणे सुरू मा माझे यानंतर एक माझी आवडती गजल तुम्हाला ऐकवतो जुनी आहे पण जुनं ते सोनं म्हणतात किंवा मध्य सुद्धा जुनं चांगलं आहे असं म्हणतात असतो तर त्याप्रमाणे आपल्या जुन्या कविता जुनी गजला जुन्या गजला आवडत असतात माणसाला की बघा शीर्षक आहे कौल मागत राहिले उगीत मी इथल्या जगाला आजमावत राहिलो उगीत मी इथल्या जगाला आजमावत राहिलो ह्या प्रतिष्ठित उकिरड्यावर जीव टाकत राहिलो ह्या प्रतिष्ठित उकिरड्यावर जीव टाकत राहिलो आजमावत राहिलो मी तसा नवतोच इथला पण जगावे लागले मी तसा नवतोच इथला पण जगावे लागले उगीच ह्या उपर्यात नाती रोज शोधत राहिलो उगीच या उपऱ्यात नाती रोज शोधत राहिलो आजमावत राहिलो चोर बाजारात इथल्या चोर बाजारात इथल्या जपून मी फिरलो जरी चोर बाजारात इथल्या जपून मी फिरलो जरी ते हिरावत राहिले अन्मी गमावत राहिलो आजमावत राहिलो माणसाला भ्रम असतात कधी कधी म्हणतात गेले ते दिवस वगैरे भूतकाळ किती रमी होतात खरं असं असतं काळी रम्य नसतं वर्तमान काळी रम्य नसतं काळचं कोण पाहिलं नाही बघा उमळली नवती फुले उमळली नवती फुले ही बहरली नवती धरा उमलली नवती फुले ही बहरली नवती धरा मी काय केलं शेष माझे शेष माझे शेष माझे दिवस मी श्वासात ओवत राहिलो मावत राहिलो बोलले नाही कुणी बोलले नाही कुणी बोलले नाही कुणी अन हासले नाही कुणी एकटा एकटा एकटा ओशाळ वाणे मीच हासत राहिलो आजमावत राहिलो मी तशा केल्या खुणा चुडवनी गेली सुखे मी तशा केल्या खुणा पण तुडवनी गेली सुखे राहिलेल्या राहिलेल्या राहिलेल्या आसवांना मग खुणावत राहिलो आजमावत राहिलो त्या सुसंस्कृत श्वापदांनी बांधिली अपुली घरे तुम्ही बघत असाल पुढे म्हणतात साई कृपा मातृकृपा मातृछाया वगैरे वगैरे संपलं त्यांचं जीवन त्या सुसंस्कृत श्वापदानी बांधिली अपुली घरे मोडक्या तारा परी मी खिन्न वाजत राहिलो आजमावत राहिलो सोपच्या विषयी थोडस दुखावा त्यांचे मन तपासत राहिलो आजमावत राहिलो उचलून हत्यार जेव्हा उचलून हत्यार जेव्हा लोक सारे धावले मी दुतोंडी दैवतांना मी दुतोंडी दैवतांना कौल मागत राहिलो आज मावत राहिलो ही गजल आहे तिचं शीर्षक आहे या रहो बघा सूर्य केव्हाच अंधारला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो या नवा सूर्यानु चला यार हो या नवा सूर्यानु चला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो एक राजवट येते ती जाते दुसरी राजवट येते दुःख तशीच काय ह्याच्यावर एक शिर बघा या स्थितीवर हे नवे फक्त आले पहारे करी हे नवे फक्त आले पहारे करी कैद खाना नवा कोठला यार हो कैद खाना नवा कोठला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो ते सुखासीन संताप गेले कुठे ते सुखासीन संताप गेले कुठे हाय जो तो मुका बैसला यार हो हाय जो तो मुका बैसला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो जेन बोलायते बोलायचे तेच मी बोलतो जेन बोलायचे तेच मी बोलतो तेच मी बोलतो तेच मी बोलतो मीच माणूस नाही भला यार हो मीच माणूस नाही झाला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो या नवा सूर्य आण चला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी जीवनाची टळेना यार हो जीवनाची टळेना बला यार हो या नवा सूर्य आणू चला यार हो सूर्य केवाच अंधारला यार हो ओळखीचा निघे रोज मारे करी ओळखीचा निघे रोज मारे करी ओळखीचाच धोका मला यार हो ओळखीचाच ओळखीचाच धोका मला यार हो या नवा सूर्य आणू चला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो लोक रस्त्यावरी यावया दूर नाही दूर नाही आता फैसला यार हो दूर नाही आता फैसला यार हो लोक रस्त्यावरी यावया लागले दूर नाही आता फैसला यार हो या यानवा सूर्य आणू चला यार हो सूर्य के केव्हाच अंधारला यार हो. लोक रस्त्यावरी यावया लागले दूर नाही आता फैसला यार हो सूर्य के केव्हाच अंधारला यार हो शेवटच बघा माझा सन्मान का करता मी का दुष्ट माणूस आहे माझ्या गळ्यात हार कशाला घालता आज घालू नका हार माझ्या गळा आज घालू नका हार माझ्या गळा मी कुणाचा गळा कापला यार हो मी कुणाचा गळा कापला यार हो या नवा सूर्य आणू चला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो यानंतर मी एक गीत ऐकतो आपणाला आवडेल मला आवडलंय तू बघा कल्पना अशी आहे की जो माणूस बोलतोय तो अस्तित्वात नाही तरी तो बोलतोय बघा मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल मग माझा जीव मी फिरेन दूर दूर तुझ्या स्वप्नात चूर मी फिरेन दूर दूर आ स्वप्नात चूर तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल विसराशील सर्व सर्व विसराशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व विसराशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व पण माझे नाव तुझ्या ओठावर हुळहुळेल पण माझे नाव तुझ्या ओठावर हुळहुळेल मग माझा जीव सहज कधी तू घरात सहज कधी तू घरात लावशील सांजवात सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझेही मन तिथेच माझेही मन तिथेच थर थरेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल जेव्हा तू नाहशील जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल जेव्हा रात्री कुशीत जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल मग माझा जीव शेवटचं आहे <clears throat> बघा वाऱ्याचा झोत येतो फुलं पडतात जमिनीवर ही कल्पना तिचा कसा उपयोग केला मगा सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद मगा सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझा माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल मग माझा जीव आता या गीतानंतर एक तुम्हाला गजर ऐकवतो शीर्षकात दळण दळण होतं घरोघरी पण हे दळण जरा वेगळंच आहे बघा जितके जगावयाचे तितके जगून झाले जितके जगावयाचे तितके जगून झाले फिरते उगीच जाते फिरते उगीच जाते जगणे दळून झाले फिरते उगीच जाते जगणे दळून झाले जितके जगावयाचे तितके जगून झाले हे अस्तनीतले अन हे अस्तनी तले अन ते मात्र नेहमीचे ते मात्र नेहमीचे जे ओळखावयाचे ते ओळखून झाले जगणे दळून झाले आता उगात आत उगाळतो मी हा कोळसाच माझा आता उगाळतो मी हा कोळसाच माझा आभास पेटल्याचे तेव्हा सुकून झाले आभास पेटल्याचे तेव्हा चुकून झाले जगणे दळून झाले माणसं रुमालाने डोळे पुसत असतात आमचे आम्ही जरा वेगळ्या वस्तूने डोळे पुसतो तुमच्या खिशात ठेवा तुमचे रुमाल कोरे तुमच्या खिशात ठेवा तुमचे रुमाल कोरे आताच आसवानी डोळे पुसून झाले जगणे दळून झाले आता परंत मीही जगलो कसा कळेना जगलो कसा आता आतापर्यंत मी जगलो कसा कळेन असणे नसून झाले नसणे असून झाले जगणे दळून झाले शेवटच बघा तूही उशीर केला नाही सका जरासा तूही उशीर केला नाही सका जरासा आताच जीवनाला नाही म्हणून झाले जगणे दळून झाले यानंतर एक तुम्हाला गझल ऐकवतोय ती गजल अशी आहे तिचं शीर्षक आहे साफ साफ कुठलेच फूल आता मजला पसंत नाही कुठलेच फूल आता या गझलचं शीर्षक आहे साफ साफ कुठलेच फूल आता मजला पसंत नाही कळते मला अरे हा कळते मला अरे हा माझा वसंत नाही कुठलेच फूल आता मजला पसंत नाही कळते मला अरे हा माझा वसंत नाही हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला दिसतो नवीन प्याला समजू नको माझ्या फसण्यास अंत नाही समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही जमवू नाही तुझ्याशी माझे तुझे जमेना जमवू नाही तुझ्याशी माझे तुझे जमेना इतका तुझ्या प्रमाणे इतका तुझ्या प्रमाणे मी शोभिवंत नाही कळते मला रे माझा वसंत नाही कुठलेच फूल आता मजला पसंत नाही मी सोडणार नाही मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे हे गाव आपल्यांचे कस गाव सारी माणसे अन कोणीच संत नाही सारीच माणसे अन कोणीच संत नाही कळते मला रे हा माझा वसंत नाही कुठलेच फूल आता मजला पसंत नाही ठाकुनी ठाकुनी किती प्रवासी पडले धुळी तमागे थकुनी किती प्रवासी पडले धुळी तमागे पडले धुळी तमागे रस्त्यास वाहणाऱ्या रस्त्यास वाहणाऱ्या कसलीच खंत नाही कळते मला रे हा माझा वसंत नाही कुठलेच फुल आता मजला पसंत नाही मजला दिले वरदान विस्तवाचे मजला दिले सका तू वरदान विस्तवाचे दुनिये आता रडाया मजला उसंत नाही दुनिये आता रडाया मजला उसंता नाही कळते मला रे हा माझा वसंत नाही कुठलेच फुल आता मजला पसंत नाही दारात दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा दारात दुःखितांचा मी शब्द मागणारा मी शब्द मागणारा तितकी अजून माझी तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही शेवटचा बघा शेर मी रंग पाहिला या मुर्दाड मैफलीचा मी रंग पाहिला या मुर्दाड मैफलीचा मैफलीचा मी रंग पाहिला या मुर्दाड मैफलीचा मुर्दाड मैफलीचा कशी मैफिल कुठल्याच काळजाचा कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही कळते मला रे हा माझा वसंत नाही कुठलेच फुल आता मजला पसंत नाही दुःखाच्या वाटेवर गा

शील दर्पणात् पाहशील जे मूनाशील दर्पणात् पाहशील माझे अस्तित्व तुझा आसपास दरवेल शील गीत जेव्हा ते कुशीत माझे शील गीत माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणे मन्द मन्द वासन्ति क पवन भुन्द मन्द मन्द वासन्ति क पवन मासे मा आयुष्य अङ्गणात् कपटपेल मग आसा जीव तुषा वाटे वर तुझा अंतरात पुरपुरेल मग माझा जीव तुझा वाटे